bye bye bye bye bye bye bye bye bye काय झालं बया बया बया बया काय झालं बया अगं बया बया बया काय झालं बया आता बया बया बया नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको बाई मला नवरा नको ग बाई दादला नको बाई मला नवरा नको ग बाई दादला नको बाई मला नवरा नको ग बाई दादला नको बाई मला नवरा नको ग बाई अग पर असं का मोडकच घर तुटकच छप्पर मग असं ना अव मोडकत घरण तुटकत छप्पर मग राह की त्यात अव पण राहायला जागा नाही मला दाला नको कोग बाई दादला नको कोग बाई मला नवरा न कोग बाई दादला नको बाई मला नवरा न कोग बाई फाटकच लुगड तुटकी चोळी अगं ती तरी कुठं मिळते आव फाटकत लुगडन तुटकी चोळी मग शिवून घे पण शिवायला दोरा नाही मन दाला न ग बाई दादा बाई मन नवला न बाई कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी अगं ती तर लई गोड वाटती अव कळण्याची भाकर निश्चित आंबड्याची भाजी मग काय झालं त्यात वर तेलाची धारच नाही मला दाला नको ग बाई नको ग बाई मला नवरा नको ग एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले समरस झाले अगं झालीच ना समरस पण तो रस येथे नाही कुठला तो रस येथे नाही मला दादला न ग बाई दादला न ग बाई मला नवरा न पोग बाई नग नग नग कागद कागद कागबाई अव नग नग नग नग नको कागबाई कागबाई कागबाई हे दाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई हे दाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई हे दाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दाला नको ग बाई मला नवरा तुला नको ग बाई नग नग नग कागद कागद कागबाई नग नग नग नग नग कागबाई कागबाई हे नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई